ولقد فتنا سليمان وألقينا على كرسيه جسدا ثم أناب قال رب اغفر لي وهب لي ملكا لا ينبغي لأحد من بعدي إنك أنت الوهاب आणि पहा की सुलेमान अल इस्लामलाही आम्ही कसोटीला लावलं आणि त्याच्या खुर्चीवर एक देह आणून टाकला मग त्यानं रुजू केलं आणि म्हटलं की हे माझ्या रब मला क्षमा कर आणि मला ती बादशाही प्रदान कर जी माझ्यानंतर कोणासाठी पात्र ठरू नये निसंदेह तूच खरा दाता आहेस فسخرنا له الريح تجري بأمره رخاء حيث أصاب والشياطين كل بناء وغواص وآخرين مقرنين في الأصفاد هذا عطاؤنا فامنن أو أمسك بغير حساب وإن له عندنا لزلفى وحسن مآب तेव्हा आम्ही त्याच्यासाठी वाऱ्याला वशीभूत केलं जो त्याच्या आज्ञेनं नरमाईनं वाहत असे जिकडे तो इच्छित असे आणि शैतानांना वशीभूत केलं हर प्रकारचे गवंडी आणि पाणबोडे आणि अन्य जे साखळ्याने जखडलेले होते आम्ही त्याला सांगितलं हे आमचं बक्षीस आहे तुला हा अधिकार आहे की तू ज्याला हवं त्याला द्यावं आणि हवं त्यापासून रोखून धरावं काही हिशेब नाही निश्चितच त्याच्यासाठी आमच्यापाशी जवळकीचं स्थान आणि अधिक चांगला शेवट आहे واذكر عبدنا أيوب إذ نادى ربه أني مسني الشيطان بنصب وعذاب اركض برجلك هذا مغتسل بارد وشراب ووهبنا له أهله ومثلهم معهم رحمة منا وذكرى لأولي الألباب وخذ بيدك ضغثا فاضرب به ولا تحنث إنا وجدناه صابرا نعم العبد إنه أواب आणि आमच्या दास अय्यूब अल इस्लामची आठवण करा जेव्हा त्याने आपल्या रबला पुकारलं की शैतांना मला त्रासात आणि यातनेत टाकला आहे आम्ही त्याला आज्ञा दिली आपला पाय जमिनीवर आपट हे आहे शीतल जल स्नानासाठी आणि पिण्यासाठी आम्ही त्याला त्याचं कुटुंब परत दिलं आणि त्यांच्याबरोबर तितकंच अन्य आपल्याकडून कृपा म्हणून आणि बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी बोध म्हणून आणि आम्ही त्याला सांगितलं मुठभर गवत घे आणि त्यांना मार आपली शपथ मोडू नकोस आम्हाला तो सहनशील आढळला उत्तम दास आपल्या रबकडे फार रुजू होणारा واذكر عبادنا إبراهيم وإسحاق ويعقوب أولي الأيدي والأبصار إنا أخلصناهم بخالصة ذكر الدار وإنهم عندنا لمن المصطفين الأخيار واذكر إسماعيل واليسع وذا الكفل وكل من الأخيار आणि आमचे दास इब्राहिम इस्लाम इसाक इस्लाम आणि याकूब इस्लाम यांचं स्मरण करा प्रचंड कार्यशक्ती बाळगणारे आणि द्रष्टे लोक होते आम्ही त्यांना एका निवळ गुणाच्या आधारावर निवडलं होतं आणि ते परलोकाच्या घराचं स्मरण होतं निश्चितच आमच्या इथे त्यांची गणना निवडलेल्या पुण्यशील लोकांमध्ये आहे आणि इस्माईल अल इस्लाम आणि अलिहसला अल इस्लाम आणि जुल्किफला अल इस्लामची आठवण करा हे सर्व पुण्यशील लोकांपैकी होते ही एक आठवण होती आता ऐका की साठी निश्चितच उत्तम ठिकाण आहे सदैव राहणाऱ्या जन्नती ज्यांची द्वारं त्यांच्यासाठी खुले असतील متكئين فيها يدعون فيها بفاكهة كثيرة وشراب وعندهم قاصرات الطرف أتراب هذا ما توعدون ليوم الحساب إن هذا لرزقنا ما له من نفاد त्यात ते टक्के लावून बसले असतील खूप खूप मेवे आणि पेय मागवत असतील आणि त्यांच्याजवळ लाजऱ्या समवयस्क पत्न्या असतील या त्या गोष्टी होत ज्या हिशेबाच्या दिवशी प्रदान करण्याचं तुम्हाला वचन दिलं जात आहे ही आमची रोजी आहे जी कधीही संपणार नाही هذا وإن للطاغين لشر مآب جهنم يصلونها فبئس المهاد هذا فليذوقوه حميم وغساق وآخر من شكله أزواج هذا فوج مقتحم معكم لا مرحبا بهم إنهم صالوا النار हा तर आहे इशुभिरूंचा शेवट आणि शिरजुरांसाठी अत्यंत वाईट ठिकाण आहे जहन्नम ज्यात ते होरपळले जातील फारच वाईट निवासस्थान हे आहे त्यांच्यासाठी बस त्यांनी चव घ्यावी उकळत पाणी आणि पू रक्त आणि अशाच प्रकारच्या कटुतेची ते जहन्नमकडे आपल्या अनुयांना येताना पाहून आपापसात म्हणतील ही एक फौज तुमच्याकडे घुसून येत आहे कोणतंही सुस्वागतम यांच्यासाठी नाही हे आगीत होळपळणारे आहेत قالوا بل أنتم لا مرحبا بكم أنتم قدمتموه لنا فبئس القرار قالوا ربنا من قدم لنا هذا فزده عذابا ضعفا في النار وقالوا ما لنا لا نرى رجالا كنا نعدهم من الأشرار ते त्यांना उत्तर देतील नाही किंबहुना तुम्हीच होरपळले जात आहात कोणतंही स्वागत तुमच्यासाठी नाही तुम्हीच तर हा शेवट आमच्या पुढ्यात वाढला आहे किती वाईट आहे हे निवासस्थान मग ते म्हणतील हे आमच्या पालनकर्त्या ज्यानं आम्हाला या शेवटापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली त्याला नरकाग्नीची दुहेरी शिक्षा दे आणि ते आपापसात म्हणतील काय झालं आहे आम्हाला ते लोक कोठेही दिसत नाहीत ज्यांना आम्ही जगात वाईट समजत होतो أتخذناهم سخريا أم زاغت عنهم الأبصار إن ذلك لحق تخاصم أهل النار आम्ही विनाकारणच त्यांना उपवासाचा विषय बनवला होता अथवा ते कुठे दृष्टीआड झाले आहेत निसंदेह ही गोष्ट सत्य आहे नरकवासियांमध्ये अशाच प्रकारचे तंटे होणार आहेत قل إنما أنا منذر وما من إله إلا الله الواحد القهار رب السماوات والأرض وما بينهما العزيز الغفار قل هو نبأ عظيم أنتم عنه معرضون हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा मी तर केवळ सावध करणार आहे कोणी खरा उपास्य नाही परंतु अल्लाह जो एकमेव आहे सर्वांवर प्रभुत्व संपन्न आकाशांचा आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी ज्या त्यांच्या दरम्यान आहेत जबरदस्त आणि क्षमाशील यांना सांगा ही एक मोठी वार्ता आहे जी ऐकून तुम्ही तोंड फिरवता ما كان لي من علم بالملأ الأعلى إذ يختصمون إن يوحى إلي إلا أنما أنا نذير مبين إذ قال ربك للملائكة إني خالق بشرا من طين فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين यांना सांगा मला त्या प्रसंगाविषयी काही ज्ञान नव्हतं जेव्हा उच्च लोकियान तंटा सुरू होता मला तर दिव्य बोधाने या गोष्टी केवळ अशासाठी कळवल्या जातात की मी स्पष्टपणे सावध करणार आहे जेव्हा तुझ्या रबने फरिश्त्यांना सांगितलं मी मातीपासून एक मानव बनवणार आहे मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर सजद्यात पडा فسجد الملائكة كلهم أجمعون إلا إبليس استكبر وكان من الكافرين قال يا إبليس ما منعك أن تسجد لما خلقت بيدي أستكبرت أم كنت من العالين قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك لعنتي إلى يوم الدين या आज्ञेनुसार फरिश्ते सर्वच्या सर्व सजद्यात पडले परंतु इब्लिसने आपल्या मोठेपणाची घमेंट केली आणि तो काफिरांपैकी बनला रबने फरमावलं हे इब्लिस तुला कोणती गोष्ट त्याला सजदा करण्याचा बाधक ठरली ज्याला मी आपल्या दोन्ही हातांनी बनवला आहे तू मोठा बनू लागला आहेस अथवा तू आहेसच उच्च दर्जाच्या व्यक्तित्वापैकी त्यानं उत्तर दिलं मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर आहे आपण मला अग्नीपासून निर्माण केलं आहे आणि ह्याला मातीपासून फरमावलं बरं तर निघून जा इथून तू बहिष्कृत आहेस आणि बदल्याच्या दिवसापर्यंत तुझा धिक्कार आहे قال رب فأنظرني إلى يوم يبعثون قال فإنك من المنظرين إلى يوم الوقت المعلوم قال فبعزتك لأغوينهم أجمعين إلا عبادك منهم المخلصين तो म्हणाला हे माझ्या रब अशी जर गोष्ट असेल तर मग त्या वेळेपर्यंत मला सवड दे जेव्हा हे लोक दुसऱ्यांदा उठवले जातील फरमावलं बरं तुला त्या दिवसापर्यंतची सवड आहे ज्याची वेळ मला माहीत आहे त्यानं सांगितलं तुझ्या प्रतिष्ठेची शपथ मी या सर्व लोकांना भहकावून सोडीन त्या तुझ्या दासांखेरीज ज्यांना तू विशिष्ट केला आहेस قال فالحق والحق أقول لأملأن جهنم منك ومن من تبعك منهم أجمعين قل ما أسألكم عليه من أجر وما أنا من المتكلفين إن هو إلا ذكر للعالمين ولتعلمن نبأ फरमावलं तर सत्य असं आहे आणि मी सत्यच बोलत असतो की मी जहन्नमला तुझ्याने आणि त्या सर्वांनी भरून टाकीन जे माणसापैकी तुझं अनुसरण करतील हे पैगंबर सल्लेला अल सल्लम यांना सांगा की मी या प्रचाराबद्दल तुम्हापासून कोणताही मोबदला मागत नाही आणि मी बनावट लोकांपैकीही नाही हा तर एक उपदेश आहे सर्व जगवासियांसाठी आणि थोडाच अवधी लोटेल जेव्हा तुम्हा स्वतःला याची स्थिती कळून चुकेल بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे تنزيل الكتاب من الله العزيز الحكيم إنا أنزلنا إليك الكتاب بالحق فاعبد الله مخلصا له الدين या ग्रंथाचं अवतरण जबरदस्त आणि बुद्धिमान अल्लाकडून आहे हे पैगंबर सल्लेला वसलम सावधान विशुद्ध धर्म हा अल्लाचाच अधिकार आहे पुरले ते लोक ज्यांनी त्याच्याशिवाय इतरांना वाली बनवून ठेवला आहे आणि आपल्या या कृतीचं समर्थन असं करतात की आम्ही तर त्यांची उपासना केवळ एवढ्यासाठीच करतो की त्यांनी अल्लापर्यंत आमची पोहोच करावी अल्लाह निश्चितच त्यांच्या दरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ज्यात ते मतभेद दर्शवत आहेत अल्लाह अशा कोणत्याही इस्माला मार्गदर्शन करत नसतो जो खोटा आणि सत्याचा इन्कार करणारा असतो لو أراد الله أن يتخذ ولدا لاصطفى مما يخلق ما يشاء سبحانه هو الله الواحد القهار خلق السماوات والأرض بالحق يكور الليل على النهار ويكور النهار على الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى जर अल्लाह एखाद्याला पुत्र बनू इच्छित असता तर आपल्या निर्मितीपैकी हवं त्याला निवडलं असतं पवित्र आहे तो यापासून की एखादा त्याचा पुत्र असावा तो अल्लाह आहे एकमेव आणि सर्वांवर प्रभुत्व संपन्न त्याने आकाशांना आणि पृथ्वीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे तोच दिवसावर रात्र आणि रात्रीवर दिवसाला गुंडाळीत असतो त्यानं सूर्य आणि चंद्राला अशा प्रकारे वशीभूत करून ठेवला आहे की प्रत्येक एका निश्चित वेळेपर्यंत भ्रमण करत आहे लक्षात ठेवा तो जबरदस्त आहे आणि क्षमाशील आहे خلقكم من نفس واحدة ثم جعل منها زوجها وأنزل لكم من الأنعام ثمانية أزواج يخلقكم في بطون أمهاتكم خلقا من بعد خلق في ظلمات ثلاث त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं मग तोच आहे ज्याने त्या जीवापासून त्याची जोडी बनवली आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांपैकी आठ नर आणि माद्या निर्माण केल्या तो तुमच्या मातांच्या पोटात तीन तीन अंधारयुक्त पडद्यात तुम्हाला एकानंतर एक आकार देत जातो हाच अल्लाह ज्याची ही कामं आहेत जर तुम्ही सत्याचा इन्कार केला तर अल्लाह तुमच्याकडून निरपेक्ष आहे परंतु तो आपल्या दासांसाठी कुप्र पसंत करत नाही आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तो तुमच्यासाठी ते पसंत करतो कोणी उजू उचलणारा कोणी दुसऱ्याचं उजू उचलणार नाही सत्यशेवटी शेवटी तुम्हा सर्वांना आपल्या रबकडे परतायचा आहे मग तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही काय करत राहिला आहात तो तर मनाची स्थिती देखील जाणतो وإذا مس الإنسان ضر دعا ربه منيبا إليه ثم إذا خوله نعمة منه نسي ما كان يدعو إليه من قبل نسي ما كان يدعو إليه من قبل وجعل لله أندادا ليضل عن سبيله تمتع بكفرك قليلا إنك من أصحاب النار माणसावर जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा तो आपल्या रबकडे रुजू होऊन त्याचा धावा करतो मग जेव्हा त्याचा रब त्याला आपल्या देणगीने उपकृत करतो तेव्हा तो ती आपत्ती विसरून जातो ज्यासाठी पूर्वी तो धावा करत होता आणि दुसऱ्यांना अल्लाचा तुल्यबळ ठरवतो जेणेकरून त्याच्या मार्गापासून भ्रष्ट करावं हे पैगंबर सल्लेला वसलम त्याला सांगा की काही दिवस आपल्या कुफरची मौज घे निश्चितच तू नरकाग्नीत जाणार आहेस أمن هو قانت آناء الليل ساجدا وقائما يحذر الآخرة يحذر الآخرة ويرجو رحمة ربه قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب या माणसाची वागणूक अधिक चांगली आहे का त्या माणसाची की जो आज्ञांकित आहे रात्रीच्या प्रहरी उभा असतो आणि सजदे करतो परलोकाची भीती बाळगतो आणि आपल्या रबच्या संबंधी आशावादी असतो यांना विचारा जाणणारे आणि न जाणणारे दोघं कधी एक समान होऊ शकतात काय उपदेश तर बुद्धी असलेलेच ग्रहण करत असतात قل يا عبادي الذين آمنوا اتقوا ربكم للذين أحسنوا في هذه الدنيا حسنة وأرض الله واسعة إنما يوفى الصابرون أجرهم بغير حساب हे पैगंबर सल्लेला वसलम सांगा की माझ्या दासांनो ज्यांनी इमान आणलं आहे आपल्या रबचं भय बाळगा ज्या लोकांनी या जगात सद्वर्तन अंगीकारलं आहे त्यांच्यासाठी कल्याण आहे आणि अल्लाची पृथ्वी विस्तृत आहे संयम बाळगणाऱ्यांना तर त्यांचा मोबदला बिनशोभी देण्यात येईल हे पैगंबर सल्लेला सल्लम यांना सांगा मला आज्ञा दिली गेली आहे की धर्माला अल्लासाठी विशुद्ध राखून मी त्याची बंदगी करावी आणि मला आज्ञा दिली गेली आहे की सर्वात प्रथम मी स्वतः मुस्लिम आज्ञाधारक बनावं قل إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا ذلك هو الخسران المبين لهم من فوقهم ظلل من النار ومن تحتهم ظلل ذلك يخوف الله به عباده يا عباد فاتقون सांगा जर मी आपल्या रबची अवैज्ञा केली तर मला एका मोठ्या दिवसाच्या प्रकोपाचं भय आहे सांगा मी तर आपल्या धर्माला अल्लासाठी विशुद्ध करून त्याचीच बंदगी करीन तुम्ही त्याच्याशिवाय ज्याची ज्याची बंदगी करू इच्छित असाल करत राहा सांगा खरे दिवाळखोर तर तेच होत त्यांनी कायमतच्या दिवशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना नुकसानीत टाकलं चांगलं ऐकून घ्या हीच उघड दिवाळखोरी होय त्यांच्यावर अग्नीच्या छत्र्या वरून आच्छादलेल्या असतील आणि खालून सुद्धा हा तो शेवट आहे ज्याची अल्लाह आपल्या दासांना भीती दाखवतो म्हणून हे माझ्या दासांनो माझ्या कोपापासून दूर राहा والذين اجتنبوا الطاغوت أن يعبدوها وأنابوا إلى الله لهم البشرى فبشر عبادي الذين يستمعون القول فيتبعون أحسنه أولئك الذين هداهم الله وأولئك أولئك هم أولو الألباب याविरुद्ध जे लोक तागोत अर्थात मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्याच्या बंदगीपासून अलिप्त राहिले आणि अल्लाकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खुशखबर आहे म्हणून मी पैगंबर सल्लेला अल वसलम खुशखबर द्या माझ्या त्या दासांना जे म्हणणं लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यातील उत्तम पैलूंचं अनुसरण करतात हे ते लोक होत ज्यांना अल्लाने मार्गदर्शन प्रदान केलं आहे आणि हेच बुद्धिमान आहेत हे पैगंबर सल्लेला वसलम त्या माणसाला कोण वाचवू शकतो ज्याच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झाला असावा لكن الذين اتقوا ربهم لهم غرف من فوقها غرف مبنية مبنية تجري من تحتها الأنهار وعد الله لا يخلف الله الميعاد काय तुम्ही त्याला वाचवू शकता जो आगीत पडला आहे तथापि जे लोक आपल्या रबशी भिवून राहिले त्यांच्यासाठी उत्तुंग इमारती आहेत मजल्यावर मजले चढवलेल्या ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील हे अल्लाचं वचन आहे अल्लाह कधीही आपल्या वचनाविरुद्ध जात नसतो ألم تر أن الله أنزل من السماء ماء فسلكه ينابيع في الأرض ثم يخرج به زرعا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 घेतला नाही सर्वनाश आहे त्या लोकांसाठी ज्यांची हृदय अल्लाच्या उपदेशानं आणखी जास्त कठोर झाली ते उघड पथभ्रष्टतेत पडले आहेत كان الحديث كتابا متشابها مثاني مثاني تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله विस्ताराने उत्तम वाणी उतरवली आहे एक असला ग्रंथ ज्याचे सर्व भाग समरंगी आहेत आणि ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेली आहे त्यांच्या श्रवणानं त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात जे आपल्या रबचं भय बाळगणारे आहेत आणि मग त्यांचं शरीर आणि त्यांचे हृदय मऊ होऊन अल्लाच्या स्मरणाकडे आकृष्ट होतात हे अल्लाचं मार्गदर्शन होय ज्यानं तो सरळ मार्गावर आणतो ज्याला इच्छितो आणि ज्याला अल्लानेच मार्गदर्शन केलं नाही तर त्याच्यासाठी मग कोणीही मार्गदर्शक नाही أفمن يتقي بوجهه سوء العذاب يوم القيامة وقيل للظالمين ذوقوا ما كنتم تكسبون كذب الذين من قبلهم فأتاهم العذاب من حيث لا يشعرون فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون आता त्या इस्माच्या दुर्दशेची तुम्ही काय कल्पना करू शकता जो कयामतच्या दिवशी प्रकोपाचा भयंकर मार आपल्या तोंडावर घेईल अशा जालिमांना तर सांगितलं जाईल की आता घ्या आस्वाद त्या कमाईचा जे तुम्ही करत राहिला होता यांच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी अशा प्रकारे खोटं ठरवलं आहे सर ते शेवटी त्यांच्यावर प्रकोप अशा दिशेने आला जिकडे त्यांचं लक्ष देखील जाऊ शकत नव्हतं मग अल्लानं त्यांना ऐहिक जीवनातच नामुष्कीची चव घ्यायला लावलं आणि परलोकांतील प्रकोप तर याच्यापेक्षाही तीव्रतम आहे हाय या लोकांना त्याची जाणीव असते ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل لعلهم يتذكرون قرآنا عربيا غير ذي عوج لعلهم يتقون ضرب الله مثلا رجلا فيه شركاء متشاكسون ورجلا سلما لرجل هل يستويان مثلا الحمد لله بل أكثرهم لا يعلمون आम्ही या कुराणात लोकांना तऱ्हेतऱ्हेची उदाहरणं दिली आहेत की त्यांनी शुद्धीत यावं असला कुराण जो अरबी भाषेत आहे ज्यात कसलीही वक्रता नाही जेणेकरून यांनी वाईट शेवटापासून वाचावं अल्लाह एक उदाहरण देत आहे एक व्यक्ती तर ती आहे जिचे मालक होण्यात बरेचसे वक्रवृत्तीचे स्वामी सामील आहेत जे तिला आपल्याकडे ओढत असतात आणि दुसरी व्यक्ती पूर्णपणे एकाच स्वामीची दास आहे काय दोघांची स्थिती एक समान असू शकते स्तुती आहे अल्लासाठी परंतु बहुतेक लोक अजाणतेपणात गुरफटलेले आहेत हे पैगंबर सल्लेला सल्लम तुम्हालाही मृत्यू येणार आहे आणि हे लोक सुद्धा मरणार आहेत सते शेवटी कायमतच्या दिवशी तुम्ही सर्वजण आपल्या रबच्या हुजुरात आपापला दावा मांडणार आहात